समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय आठवा कृष्ण बलरामाचे नामकरण व बाललीला ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात गर्ग पुरोहित होते यदुवंशास श्रेष्ठते प्रेरिता वसुदेवाने पातले गोकुळी पहा तया ना पाहता झाले प्रसन्न नंद ते भगवान मानिले विप्रा जोडून कर पूजिले आतिथ्य सर्व ते केले गर्गांचे पूर्वक वदले तृप्त हो तुम्ही सेवा काय करू तुम्हा गृहस्थांच्या घरी संत येता कल्याण होतसे प्रपंच गुंतलो आम्ही आश्रमी न पातलो कल्याणार्थ तुम्ही येता सदैव आमुच्या घरी भविष्यभूत काळाचे जाणिता सर्व ते प्रभू शास्त्र ते तुम्ही प्रत्यक्ष रचिले असे ब्रह्मवेत्ते तुम्ही थोर दोन या बाळकांची करावे नाम संस्कार द्विजते गुरु अर्भका गर्गाचार्य म्हणाले नंदजी यदवंशाचा विख्यात गुरु मी असे संस्कार करिता पुत्रा तरी सर्वांस ते कळे पुत्र हा देवकीचा नीते आज योग्यही नसे वसुदेव तुम्हा मित्र कंसाची बुद्धी पापिती कंसाने देवकी कन्ये कडोनी ऐकिले असे वाढतो शत्रुतो बाळ अन्यत्र कंस जाणीतो संस्कार करिता याचे कळता बाळतो वधी अन्याय पाप हे तैसे घडेल मजला पहा नंदबाबा म्हणाले गुरु एकांती गोशाली स्वस्ती वाचन ते करा बाळाचे नाव ते ठेवा सोय रे हि न जाणती श्री शुकदेव सांगतात इच्छा होतीच गर्गाची नंदे ही प्रार्थिले तसे एकांती गुप्त रूपात नामसंस्कार जाहले रोहिणीचा रोहिणेय राम हा बलाधिक्ये बली नाम संकर्षण भेद हा मिटी दुसरा सावळा वर्णी म्हणून कृष्ण बोलणे श्वेतपी ततसा रक्त युगात रंग पालटी पुत्र हा वसुदेवाचा रहस्य जाणती असे वासुदेव अशा नामे म्हणतील कुणी कुणी जेवढे गुण याचे तेवढे नाम याजला जाणतो सर्व ते मीच सर्वांना नचते कळे करील तुमचे भद्र मोदील गोप गायीसी संकटी सहजी मात याच्या साह्येची होतसे पूर्वयुगी व्रज राजा राजा न राहिला कुणी माजले चोरनी डाकू धुमाकूळ हि मांडिला सज्जना रक्षिले याने दुष्टाना मारिले ये सावळ्या सुंदरो पुत्रा प्रेमिती भाग्यवंतते विष्णूशी निर्भयो देव तसे ते निर्भयो पहा वैभवे गुणसौंदर्ये साक्षात नारायणो जसा राहो सावधानी ने रक्षावे याजला तुम्ही गर्गते नंद बाबाना बोधिता पातले घरी आनंद जाहला नंदा धन्यते मानिती स्वये वरती दोघे रांगती अंगणी तसे श्याम असे दोघे गोकुळी रांगू लागले हे सान पदठे पद ठेवून चालताना दोघेही हर्षती जधी ध्वनी साखळ्या हो अज्ञात व्यक्ती धरुनी तई पाठी जाती नी जाणता भिवनी ते पदरात येती ते खेळती चिखलिनी भरवीत अंग तेने अधिक दिसती मग बाळ छान येताची खेळून तदास्तन देत माता पाहून दात इवले मनी हर्ष होई गोपीन ज्या बघितल्या असल्या हि लीला ते वत्स पुच्छ धरुनी रखडोनी जाती सोडोनी काम बघती मग गोपी साऱ्या हासोनी पोट धरिती मनी हर्ष होय दोघेही चंचळ बहु खेळ खेळो बांधोनी नेत्र करी घेऊन शस्त्र ऐसे कुत्रे निमोर बघण्या पळतात मागे खड्ड्यात जै उतरती मायत्रस्त रामकृष्ण असे दोघे सोडो निरांगणे पुन्हा चालले गोकुळी साऱ्या घरादारात सर्वही असे श्री भगवान कृष्ण बाळ गोपाळ घेऊनी बळीच्या सहते जाती व्रजी खेळ करावय खेळता करीती तृप्त गोपी नामनी बाळ हे अतीव चंचलो बाळ गोपीना आवडे बहु जमल्या एकदा साऱ्या मातेला सांगू लागल्या वत्से सोडी नटखट हरी क्रोधता हासतो हा चोरी मध्ये अतिव चतुरो गोरसा भक्षितोनी माठा फोडी अननवनितो वाटितो माकडाना बाळा नाहा पळतो ना मिळे जेथ काही शिंक्यासाठी रचिही उतरंडी नियोजी उपाय कधी ठेवी उखळवरती स्कंधी मित्राही तैसा कोण्या भांडी कळत सगळे फोडी रिक्त ऐसे गळा रत्ने बघत सगळे त्याच ते जात रात्री अंधारी ही लपुनी ऐशा ठेविले फोडी माठ अंगी त्याच्या अतिव असल तेजनी चातुरीही कोणी कोठे वसत घरी ते शोधितो काम घेता नित्या वेळी हरी करीतसे चोरी त्या गोरसाची धारिष्ट्याने वदत मगतो चोरामीच जैसे आम्हीच जरी तसे मूत तो हा तिथे की चोरीच्या तो कितिक करी हा युक्ती राही निवांत पाषाणाचा जनुची पुतळा साधू बोवा असा हा ऐशा गोपी वदत सता भीतीने कृष्ण पाही बघे माता कवतुक करी क्रोधने दूर राही एकदा क्रीडला कृष्ण राम गोपादिकांसवे वदता पातली बाळे कृष्णाने माती भक्षिली हितैषी यशोदा हात कृष्णाचे ते धरी तदा मारिल्या परिहा भी माता दाटोनी बोलली खट्याळ धीट तू झाला माती नि खासिका खेळीये बोलती सर्व बळी ही साक्ष देतसे भगवान श्रीकृष्ण म्हणाले बोलिती सर्व हे खोटे माती मी नच भक्षिली तयांचे वाटते सत्य तरी हे मुख पाहणे ठीकरे वदली माता उघडी मुख हे तुझे अनंत ऐश्वर्य श्री कृष्ण लीलार्थ बाळ जाहला तोंडात पाहता माता दिशा गिरी धरा वायू विद्युत अग्निने चंद्रमा तारकासह आकाश मंडलो ज्योती तेजनी देवता गुणनी पंचतन्मात्रे दिसले मुखिते धवा तसे विचित्रे सहजीव काल स्वभाव कर्मो मनलिंग भेद ही सृष्टिनी ते व्रजही तयात व्रजात माता अन कृष्ण पाही हे स्वप्न का त्या हरिसीच माया का बुद्धिसी तो भ्रम होय माझ्या का जन्मता बाळची योगी आहे मनी यशोदा तै चिंती ऐसे मनानी चित्ता अनवाणी कर्मा अंदाज ना ये विषया सजाचा हे विश्वजाच्या वरी आश्रयोनी अचिंत्य रूपे प्रभुला नमी मी ही मी पती हा अनपुत्र हानी मी स्वामिनी या व्रजराजयाची हे गोप गोपी अनगाई माझ्या माया पसारे मन गुंतले हे तो आश्रयो श्री हरि एकलाची त्याच्या पदामी शरणार्थ आले कृष्णाचे तत्व हे ऐसे यशोदा चित्ती जाणिता आपुली वैष्णवी माया स्वतात मिटवी हरी यशोदा विसरे सर्व पोटी कृष्णा सखेतले पहिल्या परितो आला प्रेमधी उसळोनिया वेदोपनिषदे सांखे योगाने कीर्तने जया न तृप्ती होतसे भक्ता यशोदा पुत्र मानित्या राजा परीक्षिताने विचारले भगवन नंद बाबाने कोणते तपसाधिले यशोदे साधिले काय ज्या पुण्ये स्तनिला कृष्णलीला अतिश्रेष्ठ श्रेष्ठत्व लपवोनिया खेळता बाळ गोपाळी ऐकता ताप शांत हो त्रिकालज्ञ हि गाती जान भाग्य पाहणे मुखा देवकी वसुदेवो ते माय बाप सोनिया लुटिती यशदानंद याचे कारण कायते। ते श्री शुकदेव सांगतात वसुश्रेष्ठ असे होते नंद हे पूर्वजन्मीचे नामद्रोण असे त्यांचे पत्नीचे नाव ते धरा ब्रह्म्याची मानुनी आज्ञा बदले त्यास हे असे धरेसी जन्मता आम्ही अनन्य कृष्ण भक्ती लाभो नित्या मातैशी ते नेतो भव हो, तथास्तु वदले ब्रह्मा व्रजिनंदची द्रोणते यशोदा ती धरा पूर्वी तयांची हीच पत्निकी मधो या जन्मी सोडवावया कृष्णपुत्रतया झाला यशोदानंद जी सखी गोपी गोपादी सर्वांचे जडले प्रेम त्यासतई ब्रह्म्याचे बोलते सत्य कराया कृष्णनी बल करीती गोकुळी लीला सर्वाना मोद जाहला इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हरिओम श्री कृष्णार्पणमस्तू